लिसन टू लेसन 9. हे चित्र पहा चित्रात एक घर आहे घरा शेजारी तळ आहे तळ्यात पाणी आहे पाण्यात कमळ आहेत आणि बदक आहेत तळ्या शेजारी झाड आहेत झाडांवर पक्षी आणि पाखरं आहेत घरासमोर एक गाय आणि एक वासरू आहे वासरासमोर चारा आहे लिसन अँड रिपीट हे चित्र पहा हे चित्र पहा चित्रात एक घर आहे चित्रात एक घर आहे घराशेजारी तळ आहे घरा शेजारी तळ आहे तळ्यात पाणी आहे तळ्यात पाणी आहे पाण्यात कमळ आहेत पाण्यात कमळ आहेत आणि बदक आहेत आणि बदक आहेत तळ्या शेजारी झाड आहेत तळ्या शेजारी झाड आहेत झाडांवर पक्षी आणि पाखर आहेत झाडांवर पक्षी आणि पाखर आहेत घरासमोर एक गाय आणि एक वासरू आहे घरासमोर एक गाय आणि एक वासरू आहे वासरासमोर चारा आहे वासरासमोर चारा आहे ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल हे चित्र आहे हे चित्र आहे चित्रात घर आहे चित्रात घर आहे हे घर आहे हे घर आहे घराशेजारी तळ आहे घराशेजारी तळ आहे घरासमोर गाय आहे घरासमोर गाय आहे हे झाड आहे हे झाड आहे झाडावर पक्षी आहेत झाडावर पक्षी आहेत ही झाड आहेत ही झाड आहेत झाडांवर पक्षी आहेत झाडांवर पक्षी आहेत हे तळ आहे हे तळ आहे तळ्यात पाणी आहे तळ्यात पाणी आहे तळ्या शेजारी झाड आहेत तळ्या शेजारी झाड आहेत हे पाणी आहे हे पाणी आहे पाण्यात कमळ आहेत पाण्यात कमळ आहेत हे वासरू आहे हे वासरू आहे वासरासमोर चारा आहे वासरासमोर चारा आहे हे टेबल आहे हे टेबल आहे ही पुस्तक आहेत ही पुस्तक आहेत पुस्तक टेबलावर आहेत पुस्तक टेबलावर आहेत हे केळ आहे हे केळ आहे हे संत्र आहे हे संत्र आहे संत्र केळ्या शेजारी आहे संत्र केळ्या शेजारी आहे हे पाणी आहे हे पाणी आहे ही फुलं आहेत ही फुलं आहेत फुलं पाण्यात आहेत फुलं पाण्यात आहेत हे लिंबू आहेत हे लिंबू आहे ही सुरी आहे ही सुरी आहे सुरी लिंबाजवळ आहे सुरी लिंबा जवळ आहे हा कागद आहे हा कागद आहे ही पेन्सिल आहे ही पेन्सिल आहे ही बॅग आहे ही बॅग आहे हे पुस्तक आहे हे पुस्तक आहे हा खडू आहे हा खडू आहे खडू कागदावर आहे खडू कागदावर आहे खडू पेन्सिली जवळ आहे खडू पेन्सिली जवळ आहे खडू बॅगेत आहे खडू बॅगेत आहे खडू पुस्तकाखाली आहे खडू पुस्तकाखाली आहे हा टांगा आहे हा टांगा आहे ही रिक्षा आहे ही रिक्षा आहे ही सायकल आहे ही सायकल आहे सायकल टांग्या पुढे आहे सायकल टांग्या पुढे आहे सायकल रिक्षा मागे आहे सायकल रिक्षा मागे आहे हे खोक आहे हे खोक आहे ह्या पिना आहेत या पिना आहेत पिना खोक्यात आहेत पिना खोक्यात आहे हे लोणचं आहे हे लोणचं आहे हा चमचा आहे हा चमचा आहे चमचा लोणच्यात आहे चमचा लोणच्यात आहे हा मणी आहे हा मणी आहे ही अंगठी आहे ही अंगठी आहे हे पाणी आहे हे पाणी आहे हे फूल आहे हे फूल आहे फूल मण्यावर आहे फूल मण्यावर आहे फूल अंगठी जवळ आहे फूल अंगठी जवळ आहे फूल पाण्यात आहे फूल पाण्यात आहे हा विंचू आहे हा विंचू आहे हा काजू आहे हा काजू आहे ही जळू आहे ही जळू आहे ही साळू आहे ही साळू आहे हे वासरू आहे हे वासरू आहे हे सुकाणू आहे हे सुकाणू आहे ह्या मुंग्या आहेत ह्या मुंग्या आहेत मुंग्या विंचवासमोर आहेत मुंग्या विंचवा समोर आहेत मुंग्या काजू भोवती आहेत मुंग्या काजू भोवती आहेत मुंग्या जळू भोवती आहेत मुंग्या जळू भोवती आहेत मुंग्या साळू समोर आहेत मुंग्या साळू समोर आहेत मुंग्या भोवती आहेत मुंग्या भोवती आहेत मुंग्या सुकाणूवर आहेत मुंग्या सुकाणूवर आहेत हा रेडिओ आहे हा रेडिओ आहे ही बायको आहे ही बायको आहे हा रुमाल आहे हा रुमाल आहे रुमाल रेडिओवर आहे रुमाल रेडिओवर आहे रुमाल जवळ आहे रुमाल जवळ आहे fill in the gaps drill fill in the gaps with the plural oblique forms of the underline nouns पुस्तकावर वही आहे पुस्तकांवर वही आहे टेबलावर कागद आहेत टेबलांवर कागद आहेत पत्राखाली पेन्सिली आहेत पत्रांखाली पेन्सिली आहेत नाण्याखाली पाकिट आहे नाण्यांखाली पाकिट आहे खोक्यात टाचण्या आहेत खोक्यात टाचण्या आहेत संत्र्या शेजारी केळी आहेत संत्र्यां शेजारी केळी आहेत अंड्या मागे पाव आहेत अंड्यांमागे पाव आहेत लोण्यामध्ये चमचा आहे लोण्यामध्ये चमचा आहे दह्याजवळ वाट्या आहेत दह्याजवळ वाट्या आहेत पिल्लाजवळ पक्षी आहे पिल्लांजवळ पक्षी आहे पुढे चारा आहे वासरांपुढे चारा आहे Substitution drill. Substitute the underlined noun with the oblique forms of the given nouns. रुमाल टेबलावर आहे डोकं रुमाल डोक्यावर आहे वांग रुमाल वांग्यावर आहे लोणी रुमाल लोण्यावर आहे दही रुमाल दह्यावर आहे लिंबू रुमाल लिंबावर आहे पाखरू रुमाल पाखरावर आहे नाक रुमाल नाकावर आहे बटन रुमाल बटणावर आहे कॅलेंडर रुमाल कॅलेंडरवर आहे बोट रुमाल बोटावर आहे substitute the underline postposition with the given postposition cycle घरापुढे आहे जवळ सायकल घराजवळ आहे त सायकल घरात आहे मागे सायकल घरामागे आहे समोर सायकल घरासमोर आहे शेजारी सायकल घरा शेजारी आहे substitute the underline noun with the oblique forms plural of the given nouns पुस्तक खोक्यांवर आहेत पाकिट पुस्तक पाकिटांवर आहेत कपाट पुस्तक कपाटांवर आहेत स्टूल पुस्तक स्टुलांवर आहेत पेन पुस्तक पेनांवर आहेत चित्र पुस्तक चित्रांवर आहेत घड्याळ पुस्तक घड्याळांवर आहेत डोकी पुस्तक डोक्यांवर आहेत केळी पुस्तक केळ्यांवर आहेत नाणी पुस्तक नाण्यांवर आहेत गाठोडी पुस्तक गाठोड्यांवर आहेत जाती पुस्तक जात्यांवर आहेत लिंब पुस्तक लिंबांवर आहेत question answer drill answer the following question with the help of the words in the brackets कागद कुठे आहे टेबल कागद टेबलावर आहे लिंबू कुठे आहे केळ लिंबू केळ्याजवळ आहे फूल कुठे आहे पाणी फूल पाण्यावर आहे गाय कुठे आहे वासरू गाय वासराजवळ आहे रुमाल कुठे आहे बोट रुमाल बोटावर आहे दूध कुठे आहे भांड दूध भांड्यात आहे नदी कुठे आहे शेत नदी शेता शेजारी आहे पैसे कुठे आहेत पाकिट पैसे पाकिटात आहेत फोन कुठे आहे स्टूल फोन स्टूलावर, आहे पेन्सिल कुठे आहे पुस्तक पेन्सिल पुस्तकाखाली आहे चमचा कुठे आहे दही चमचा धयात आहे घोडा कुठे आहे शिंगरू घोडा जवळ आहे मांजर कुठे आहे पिल्लू मांजर जवळ आहे चारा कुठे आहे वासरू चारा वासरा पुढे आहे नकाशे कुठे आहेत कॅलेंडर नकाशे कॅलेंडरा जवळ आहेत अंगठ्या कुठे आहेत बोट अंगठ्या बोटात आहेत कणस कुठे आहेत शेत कणस शेतात आहेत कागद कुठे आहेत घड्याळ कागद घड्याळांखाली आहेत सुई कुठे आहे बटण सुई बटणांजवळ आहेत अंडी कुठे आहेत फडकी अंडी फडक्यांमध्ये आहेत संत्री कुठे आहेत केळी संत्री केळ्यांजवळ आहेत गाई कुठे आहेत वासर गायी वासरांजवळ आहेत वांगी कुठे आहेत लिंब वांगी लिंबांजवळ आहेत मांजर कुठे आहे पिल्ल मांजर पिल्लांजवळ आहे singular plural drill change the oblique singular into oblique plural. उंटावर माणसं आहेत उंटांवर माणसं आहेत बॅगेमध्ये कपडे आहेत बॅगांमध्ये कपडे आहेत दारासमोर मुलं आहेत दारांसमोर मुलं आहेत पिंजऱ्यामध्ये पोपट आहेत पिंजऱ्यांमध्ये पोपट आहेत शाळेत खुर्च्या आहेत शाळात खुर्च्या आहेत कारल्या शेजारी वांगी आहेत शेजारी वांगी आहेत गवळ्याजवळ दूध आहे गवळ्यांजवळ दूध आहे नदी समोर झाड आहेत नद्यांसमोर झाड आहेत लाडवा लाडवाजवळ चिवडा आहे लाडवांजवळ चिवडा आहे दांडू जवळ विटी आहे दांडूंजवळ वेटी आहे साळू शेजारी खारी आहेत साळून शेजारी खारी आहेत लिंबा शेजारी सुरी आहे लिंबन शेजारी सुरी आहे निशाण सुकाणूवर आहे निशाण वर आहे रेडिओ मागे फोटो आहेत रेडिओ मागे फोटो आहेत listen to the conversation Nita हे काय आहे हे चित्र आहे माधव चित्रात काय आहे चित्रात एक टेबल आहे टेबला मागे एक खुर्ची आहे टेबला शेजारी स्टूल आहे स्टूलावर फोन आहे टेबलावर भया आहेत पुस्तक आहेत अभय पुस्तकांवर काय आहे पुस्तकांवर पेपरवेट आहे टेबलावर पेला आहे पेल्यात पाणी आहे पाण्यात फुलं आहेत बरोबर आता चित्र पुन्हा पहा आणि वहीत लिहा